विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ये मेरिताः प्रवर्तन्ते प्राणिनस्वेषु कर्मसु तं वन्दे परमात्मानं स्वात्मानं सर्वदेहिनाम् लोकाधिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये विभुं वेणुनादन्तरन्तं दुरन्तं वयं लीलया गोपवेशन्दधारम् गवां वृन्दकानन्ददञ्चारुहासम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सुखासारिखे परी वसिष्ठा योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माथा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरिकर श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ मनी लोचनी श्री हरि तो छिपा है जनी जाणता भक्त हो निराहे गुणी प्रीति राखे क्रमो साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पांडुरंगाच्या इच्छेने आपण आज एकादशीच्या पर्वामध्ये पांडुरंगाच्या बरेच जवळ येऊन पोहोचलो असं काही म्हणू नका की ती काय नेहमीची जागा बदलवली आम्हाला हे काही लवकर सापडलं नाही असं काही नाही आज पांडुरंगाने आपल्याला त्याच्या जवळ बोलावलंय त्याच्या अनंत कृपेबद्दल कधी संशय घेऊ नये आणि एकादशी परवाच्या दिवशी आहे नवमीलाच तो प्रसन्न झाला हो म्हणजे इतर कोणावेळीचा भाग जे आपला मोठा आहे असं समजायचं मनाच्या श्लोकावर चिंतन सुरू आहे ही सृष्टी निर्माण जेव्हा झाली तेव्हा त्रिगुणात्मिका माया ही प्रथम आहे तीन गुणांनी गुणांची साम्यावस्था या रूपाने माया आहे आणि मायेच्या द्वारे मायेच्या साह्याने या भगवंतांनी हे सगळं रचलं आणि म्हणून यातल्या प्रत्येकच भूत मात्राच्या ठिकाणी तिन्ही गुण आहेतच तीन गुणांच्या शिवाय ह्या पृथ्वी न तदस्ती पृथिव्याम वा दिवी देवेशु वा पुनः सत्व प्रकृती जैर्मुक्तम त्रिभी गुणही तीन गुणांपासून वेगळं असलेलं म्हणजे तू तीन गुणांच्या शिवाय असलेलं एकही भूत मात्र ह्या मृत्यूलोकी स्वर्ग पाताळ पाताळलोकी त्रिभुवनात काही सर्वांमध्ये तीन गुण आहेत आता आपण आपले देह किंवा ह्या दिसणाऱ्या सगळ्या स्थूल वस्तू या निर्माण होण्याच्या पूर्वी पंचभूते निर्माण झाली आणि मग त्या भूतांपासून ही सृष्टी झाली असा क्रम आहे म्हणून पाच पाचही भूतांमध्ये म्हणजे प्रत्येक भूतामध्ये तीन गुण आहेतच आकाशात तीन गुण तत्व रजतम आहे वायूमध्ये तेजामध्ये जलात पृथ्वीत प्रत्येकात सत्व रजतम हे तिन्ही तिन्ही गुण आहेत आणि म्हणून तिन्ही गुणधर्म गुणांचे गुणधर्म हे त्या प्रत्येकात पाहायला सापडतात कधी सत्वगुणाचे धर्म पाहायला मिळतात कधी रजोगुणाचे मिळतात कधी तमोगुणाचे मिळतात ज्या गुणाचे गुणधर्म जास्त वेळा पाहायला मिळतात त्या गुणांचं ते भूत आहे असं समजावं उदाहरण पाहू म्हैस आहे तिच्या सत्वरजतमतीने गुण आहेत एक कोणीतरी मनुष्य आहे चिखला सवरलेला आहे त्याच्याही जवळ तीन गुण आहेत म्हशीला लवकर समजत नाही त्या माणसाला सांगितलेलं लवकर समजत असं लक्षात ठेवावं की म्हशीच्या ठिकाणी सत्वगुण मंद आहेत आणि त्या माणसाच्या ठिकाणी सत्वगुण आधीच त्याने आहे समज जेवढी जास्त तेवढा सत्वगुण जास्त आणि तमोगुण कमी म्हशीची समज कमी आहे म्हशीत तमोगुण जास्त आहे म्हणून म्हशी आणि बाकीच्या ह्या सर्व पशूंना तमोगुणी योनी म्हणतात समजच कमी आहे भोगापुरचं समजतं भूक लागलेलं समजत कोणी मारलं तर तो दगड बिगड लागलेला समजत वर्तमान काळाच्या पलीकडचं फारसं समजत नाही भूतकाळाचं आठवत नाही म्हणून तमोगुण जास्त स्थायी स्वरूपाने आहे म्हणून हे जे गाई म्हशी वगैरे प्राणी आहेत ही तमोगुणाची योनी आहे म्हणजे तिथे सत्वगुण नाही असं नव्हे आहे पण प्रमाणाने अल्प आहे माणसांच्या ठिकाणी तमोगुण असतो जांभया येतात झोप येते आळस येतो कंटाळा येतो कधी काही काही डोक्यावरून जात प्रवचन ऐकताना दहा वाक्यांच्या पैकी पाच वाक्य आत जातात उरलेले वरून जातात तमोगुण असतो ना आपल्यातही आहे तीन गुण असल्याशिवाय आपण असूच शकणार नाही देह असणार नाही प्रमाणाचा फरक चालू आहे म्हणून माणूस योनी ही अधिक गुणी आहे माणसाच्या जवळ काय काय आहे हात पाय आहे नाक कान आहे मन बुद्धी आहे म्हणून हे हे प्रत्येक जण तीन गुणांनीच बनलेलं आहे यांच्याही ठिकाणी तीनही गुण आहेत तत्वांश ही पंचभीस क्रमात इंद्रिय पंचकम पंचभूतांच्या ठिकाणी असलेल्या सत्वगुणाच्या अंशाने एकेका भूतापासून एक एक ज्ञानेंद्रिय तयार झालं आकाशाच्या सत्वगुणाचा अंश सत्वांश घेतला त्यापासून कर्णेंद्रिय तयार श्रवण करण्याचं साधन तयार झालं तेजाच्या सत्वगुणापासून डोळे चक्षू तयार झाला वगैरे प्रत्येक भूतांच्या पासून त्याच्या सत्वगुण अंशाने एक एक ज्ञानेंद्रिय तयार झालं इंद्रिय पंचकम पाच इंद्रिये तयार झाली तैही अंतःकरण सर्वही भेदेन तद्विधा आणि आता पाचही भूतांच्या सत्वगुणांचा मेळा तयार झाला ते सही सत्व आले एकत्रित आले आणि पाच सत्वांश एकत्र होऊन अंतस्करण तयार झालं फार कठीण नाहीये सोपाय आहे पंचभूतापैकी प्रत्येकाजवळ सत्वगुण आहेत तेवढा सत्व अंश प्रत्येक भूताने आपापल्यापासून सत्वांशाच्या साह्याने एक एक ज्ञानेंद्रिय तयार केलं डोळ्याचा संबंध रूपाशी आहे रूपाचा संबंध तेजाशी आहे म्हणून तेजाची निर्मिती चक्षु आहे शब्दाचा संबंध कानाशी आहे शब्द हा आकाशाचा गुण आहे म्हणून श्रोत्र इंद्रिय हे आकाशाच्या सत्वांशापासून झालं इत्यादी रसना जलापासून आहे त्वचा पृथ्वीपासून आहे आता राहिलं घाण ते घाण वायूपासून आहे याप्रमाणे पाच ज्ञानेंद्रिय एकेकाच्या सत्वांशाने आणि सर्वांच्या सत्वांशाच्या मेळ्यातून अंतस्करण तयार झालं ते वृत्ती भेदे नसतात द्विधा वृत्तीच्या फरकाने ते दोन प्रकारचं आहे अंतस्करण विमर्श विमर्शरूपम मन निश्चयात्मिका बुद्धीही अंतस्करणाचे घटक दोन एका घटकाचं नाव मन दुसऱ्या घटकाचं नाव बुद्धी दोन्हीच्या वृत्तीच फरक आहे अंतस्करण एकच पण वृत्ती रूप म्हणजे संशयी असली निश्चय करू शकणारी नसली डळमळे संदेह संशय शंका हे ते अशी द्विधा दशा ज्या वृत्तीमुळे होते ती वृत्ती म्हणजे मन आहे निश्चयात्मिका आत्ताच प्रवचनाला येताना छत्री घेऊ का नको इंदा आकाशाकडे पाहायचं ठेवावीच जवळ नाही म्हणून पाऊस नसला तर परत त्यांना ती विसरली जाते म्हणजे जेवढी म्हणजे आत्ताच आणली आहे दोनशे रुपयाची हरवली तर कसं घेऊच का पिशवीत घातलेली एकदा घालायची काढायची घालायची काढायची मग घरातलं कोणीतरी रागवतं ऐकून ने ना छत्री तेवढं काय ओढ होतं तुला मी घ्यायची हे का ते हे का ते निर्णयापर्यंत जीववृत्ती पोहोचत नाही ती विमर्श रूप संशय रूप तिचं नाव मन असं आहे एखाद्या वेळेला असं होतं पाऊस येवो न येवो मी आपली छत्री पिशवीमध्ये ठेवूनच घेते आपल्याही कामाला येते कधी दुसऱ्याच्या कामाला येते छत्री घ्यायची म्हणजे घ्यायची पावसाळ्यात बाहेर पडताना छत्री न्यायची निश्चय हे बुद्धीचं काम झालं निश्चयात्मिका बुद्धी ही रूपम मना अंशांनी अंतःकरण म्हणजे मन बुद्धी तयार झाली आहे म्हणून मन मुळामध्ये सत्वगुणी आहे असं लक्षात ठेवावं आता इथून मनाचे श्लोक सुरू होतात मनाच्या श्लोकाचा प्रारंभ मनावर येऊन पोहोचलं तरी होत नाही म्हणून आपल्याला सर्वांना आता आपण मनापर्यंत येऊन पोचल्यावर मनोबोधाचा विचार करणं शक्य आहे काय आपण कुठपर्यंत आलो मन सत्वगुणाची निर्मिती आहे म्हणून ते सत्वगुणी आहे सत्वगुणाचा धर्म शांत असणे हा आहे स्थिर असणे निश्चय डळमळू न देणे आकलन करता येण्याची क्षमता असणे प्रकाशरूप असा सत्वगुण आहे जेव्हा आपल्या शरीरात चित्तात सत्वगुण वृद्धी पावतो तेव्हा सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी तातची करचरणी होती डोळे माऊली म्हणते सत्वगुण अंगामध्ये वाढला म्हणजे प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाशाची दिवाळी असते त्या प्रत्येक इंद्रियाला डोळे फुटतात सगळं दिसत हातापायांना समजायला लागतं कर्मेंद्रिय जड आहे पण त्यांना कळायला लागतं नाक डोळ्यांना पाहून कळत वास घेऊन कळत मी तर एक व्यक्ती असं पाहिलेलं आहे भाजीमध्ये मीठ घातलं का नाही असा जर प्रश्न निर्माण झाला तर ती व्यक्ती म्हणते मला वास दाखवा आणि वासावरून त्यात नीट आहे का नाही ते व्यक्ती सांगते हो खरं निघतं ते सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी त्याची करचरणी होती डोळे या जड इंद्रियांना सुद्धा समज निर्माण होते चित्तात जेव्हा सत्वगुण भरून उत्कर्षाला असतो सत्वगुण शांत आहे चलबिचल नाही संशयग्रस्त चित्त नाही निर्णय घेण्याला अडचण जात नाही आकलन होण्यामध्ये मध्ये अडथळे राहत नाहीत थोडस कोणी काही सांगायचा अवकाश की समजतच मला आता खूप वर्ष शिकवण्याचं काम केलं ना गणिताचं मी एखादं उदाहरण फळावर लिहत असे प्रत्येक वर्षी माझ्या वर्गात एखाद दोन पोरं असे असायचे की आता त्या उदाहरणाची पुढची पायरी काय आहे ते मी लिहिण्यापूर्वी दोन चार पोरं सांगायचे बघा आणि माझं पूर्ण उदाहरण झालं तरी काही आ करूनच पाहत राहायचे इतकं सांगून त्यांना ते काही कर तुझं काय मॅडम दुसरी हो नाही समजली मग दुसरी सांगितली तर मॅडम पहिलीच नाही समजली त्यांच्या ठिकाणी सत्वगुणाचं आधिक्य कमी जास्त आणि मला सुद्धा वाटत नाही की मी पुढची ओळ अशी लिहिणार आहे पण पोरं सांगायचे हो इतकं विवेक करी राबण राबतो विवेक त्यांचा नोकर असतो सत्वगुणाचं लक्षण आहे हे शांत आकलन शक्ती भरपूर निश्चय गळमळीत नाही आता हे मन जर आपण तपासून पाहिलं तर ते चंचलम हे मनात कृष्ण प्रमाथि बलवत दृढम मन अत्यंत चंचल हे मन चंचल मोठे अतिशय चंचल ते क्षणभर स्थिर नसते त्याच चांचल्य संकल्प विकल्प रूपातून आपल्याला प्रत्ययाला येत आणि इतक्या वेगाने ते इथून तिथे जातो की त्याचा पत्ताही लागत नाही ते तिथे पोहोचल्यानंतर तो फोन करतो तेव्हा कळतं मन तिथे गेलंय जप करताना श्रीराम जय राम जय जय राम ते केव्हाच तरी निघून गेल, भाजी आणायला आणि मग लक्षात येत मी तर जप करीत होतो हे भाजीला काय मागेल सारखे संकल्प इतक्या वेगाने ह्याच वेगाने त्याला चंचल आहे असं म्हणतात पळ मन माझे नावरे आवरिता तुझं येणं शिण होतो धाव रे धाव आता आवरत नाही आपल्याला इतकं चंचल आहे नाही आवरता येत अचपळ अचपळ म्हणजे चपळ म्हणजे चंचल अचपळ म्हणजे चंचलच्या विरुद्ध नाही ह्या शब्दामध्ये अचा अर्थ अतिशय असा आहे अतिशय चपळ अ लावला म्हणजे विरुद्धार्थी शब्द तयार होतो तसा नियम इथे नाही आहे इथे अचा अर्थ अतिशय अतिशय जे चपळ त्याला अचपळ म्हणतात भाषा अवघडच जात अचपळ मन माझे माझे समर्थ म्हणतायत म्हणजे आपला काय हा सगळ्यांचा श्लोक प्रत्येकाने असंच म्हणायचंय अचपळ मन माझे अत्यंत चंचल आहे सत्वगुणाची निर्मिती आहे सत्वगुणी आहे आणि चंचल आहे हे कसं काय जमलं हे कसं काय बसलं आणि त्याच उत्तर आहे रजोंशे पंचजिस्तेशा क्रमात आणि तू तै सर्व प्राण म्हणजे रजा गुणाच्या अंशांनी एकेका भूताच्या रजगुणाच्या अंशांनी एकेक कर्मेंद्रिय तयार झालं आणि सर्वांच्या रजोगुण अंशाने एकत्रितपणे येऊन प्राण तयार झाला भेदाच पंचधा तो प्राण पाच प्रकारे वकारे वृत्ती फरकाने आहे प्राणापान व्यान उदान समान आपल्याला त्याच्याशी आत्ता कर्तव्य नाही पण हा प्राण सर्वांच्या रजोगुणांचा एकत्र परिणाम आहे प्राण म्हणजे एक प्रकारचं वायूच रूप आहे ते आणि प्राण रजोगुणाची निर्मिती असल्या कारणाने अत्यंत चंचल आहे चंचल असणे हा रजोगुणाचा स्वभाव आहे विक्षेप चांचल्य विलास भोगवृत्ती हे सर्व रजोगुणाच्या देणग्या म्हणून प्राण अत्यंत चंचल आहे मन सात्विक आहे तरी चंचल आहे प्राण रजोगुणी आहे तरी चंचल आहे वास्तविक मनाने स्थिर असायला पाहिजे पण तो चंचल स्वभाव त्याचा कुठून आला प्राणांना जी ऊर्जा त्यांचं काम करण्याकरता मिळते ती ऊर्जा इंद्रियांना त्यांच्या कामाला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा प्राणांपासून प्राप्त होते पॉवर जनरेटिंग स्टेशन म्हणजे प्राण आहे लक्षात ठेवा इथून सगळ्यांना प्राण ऊर्जा पुरवीत असतो प्राणाचा संचार संपूर्ण शरीरभर आहे जिथे जिथे काही कार्य करायचा प्रसंग तिथे लागणारी संपूर्ण ऊर्जा शक्ती स्वरूप हे प्राण पुरवीत असतो रजोगुणाच्या खांदी तरळता असे मनाचं वर्णन माऊली करते म्हणजे मनाचं संपूर्ण कार्य हे प्राणाने नियंत्रित केलेलं आहे प्राण मनाला चालवतात प्राण चंचल जे चालवणारे त्याप्रमाणे चालणारा मी गाडीत बसून आले मी काय वेगाने आले असेल त्या गाडीचा जो वेग असेल ना त्याच वेगाने आले मनाचा काय वेग असेल जो प्राणाचा असेल तो चालकाचा वेग त्या रथी जो असेल त्याला मिळतो म्हणून प्राणाच्या चांगल्याचा परिणाम म्हणून त्याच्या ऊर्जेने चालणार मन अत्यंत चंचल आहे म्हणून मनाचं चांचल्य हा त्याचा स्वभाव नाही हा त्याला प्राप्त झालेला हा आगांतो काहीतरी आहे हा दुसऱ्याचा स्वीकारला गेलेला आहे प्राणाची शक्ती घेऊ नये तर मन चालत नाही शक्ती घ्यावी तर चंचल होऊन राहत आणि म्हणून मनाचं चांचल्य हा त्याचा स्थायी भाव नाहीये हो त्याचा मूळ स्वभाव असा नाहीये जे मूळ नसत जे आगंतुक आलेलं असत ते घालवणं शक्य असतं असा नियम आहे पाहुणे आपल्या घरातले मूळ नाहीत ना रहिवासी म्हणून आलेले जातात गेले नाही तर घालवावे लागतात काही जाण्याला फारच चिकट असतात लवकर जात नाही वस्तात असतात स्थायी भाव होऊन बसतो त्यांचा पण जे आगाम तो काही ते जात असत आपल्याला रोग होतात काही काही पण ते जातात कारण प्रकृतीच्या धर्मात रोग नाही विकृती आगांतोच येते ती सापेक्ष परिस्थिती सापेक्ष स्थल सापेक्ष असते आणि म्हणून ती आपल्या प्रकृतीचा धर्म नसल्या कारणाने रोग जातात आणि म्हणून घालवण्याचा प्रयत्न असतो मनाचं चांचल्य त्याचा स्वभाव नाही त्याची प्रकृती तशी नाही म्हणून चांचल्य त्याला प्राप्त झालंय कुठून तरी त्याच्याकडे आलं आहे म्हणून ते घालवणे शक्य आहे लक्षात ठेवायचं चांचल्य घालवणे शक्य आहे काही काही फारच असतात संकोच शून्य जात लवकर खूप जणांचं चांचल्य लवकर जात नाही काही जणांचं थोड्याशा अभ्यासाने जात हारदाची कथा सांगते बारीकशी एका घरी पाहुणा आला दादासाहेबाचा मित्र म्हणून दादासाहेबाकडे आले बाळासाहेब राहिले वा वा छान वाटलं तुम्ही आला खूप दिवसाची भेट नाही म्हणून वाटलं एकदा जाऊन भेटावं साहेबाला सुट्टी होती कशाची सुट्टी होती संप ठरला होता म्हणून काढली तो झाला नाही सोडून द्या पण ठरला होता आणि म्हणून आलो वा दोन दिवस जाऊनच एवढी आणि म्हणून आलो असे बाळासाहेब साहेबांच्याकडे आले बाबासाहेबाच्या धर्मपत्नीने जेवण्या खाण्याची छान व्यवस्था केली आहे दोन तारदा चहा आहे नाश्ता आहे जेवण्यात काही मिष्टान्न आहे मजा चालली आहे आता इतकं सगळी सरबाई सरबराई चालली आहे वहिनी भाजी खूप छान झाली आता उद्या तुम्हाला आणखी एक वेगळी करून घालते वहिनी काही समजे ना दोन दिवस झाले बाळासाहेब काही जाईना चार दिवस झाले रोज तीन चार भाज्यांचं आता एका भाजीवर येऊन पोहोचलो नाश्त्याची वेळ आली का आज वहिनी म्हणतात आता पंधरा दिवस झाले आज वहिनी म्हणतात की आज जरा जेवण्याचं लवकर करायचं ठरलंय ना आता नाश्त्याला नाही काय कधी आज नाश्ता नाहीये पण हा निर्ढावलेला बाळासाहेब हा काही जायची गोष्ट करेल एक महिना झाला जाईना आता दादासाहेबही कंटाळले ह्या मित्राला तर कोण येऊन बसला काही काही घरातल्या खाजगी गोष्टी बोलायची सोय नाही विकत आणायची सोय नाही समोर कसं वागायचं याला किती खाऊ घालायचं आता हा कसा जात नाही म्हणून याला घालवण्याची व्यवस्था काहीतरी आपण शोधावी युक्ती करावी म्हणून दोघा त्या दादासाहेबांनी त्यांच्या धर्मपत्नीनी जरा तो घरात नसताना विचार केला याला कसं घालवायचं दोघांनी एक काही युक्ती शोधली आणि ते वहिनी म्हणाली की मी बोलते आता त्यांच्याशी बाळासाहेब आले जेवणे खाणे झाले गप्पा सुरू झाल्या आणि वहिनी म्हणतात भाऊजी आता एक महिना होऊन गेला नाही म्हणजे आम्ही तुम्हाला कंटाळलो म्हणून नाही मी म्हणत पण आपल्या मुलांना त्या मुलांच्या आईला तिकडे आता करमत नसेल हो तुम्ही खूप दिवस इकडे असल्यामुळे त्यांना आता आठवण खूप येत असेल की आपले बाबा कधी येतात आपले बाबा कधी येतात पोरांची आई म्हणत असेल करा तुमच्या बाबाला पण त्यांना आता तुमच्या भेटीसाठी घाई असेल हो असं नाही का तुम्हाला वाटत तर बाळासाहेब म्हणतात हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही बरं झालं तुम्ही आठवण केली आत्ता फोन करतो त्यांना बोलावून घेतो या मनाची याची चांचल्य पाहुणा म्हणू नाही याच्याकडे याचा स्वभाव नाही हो आगंतुक चिकटला याला आणि ते घालवायला पाहावं जो जो ह्या मनाच्या चांचल्याला घालवावं असा ठरवावं प्रयत्न करावा तो तो आणखी दोन चार विकाराला ते चांचल्य बोलावीत राहत आणि याप्रमाणे हे चांचल्य पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे चांचल्य याचा स्थायी स्वभाव याची प्रकृती नाही आणि म्हणून कोणत्या तरी प्रयत्नाने ते घालवणे अगदी शक्य आहे आणि एवढाच एक शास्त्रीय आधार मनोबोधाची बैठक आहे लक्षात घ्या म्हणून दोनशे पाच श्लोक संपूर्ण प्रयत्न मनाचं चांचल्य घालवण्यासाठी आहे आणि ते चांचल्य एकदा त्याचं गेलं की साधने सन्मार्ग लागेल आणि म्हणून ह्या मनोबोधाचं अत्यंत महात्म्य आहे हे आपण कधीही विसरायचं नाही प्रत्येक श्लोकाकडे बघा त्याच्या भावार्थाकडे बघा मनाच्या एकेका कुलक्षणाला घालवण्याचा प्रयत्न तिथे होतो आहे आणि याप्रमाणे हे मन स्थिरावलं की सुलक्षणी होत मग या मनाचे एकनिके जे देखली या सुखाच्या ठाया सोके म्हणून आत्मसुखाची कौतिके दावीत जाईल असं माऊली म्हणते असं एकदा हे मन वळलं ना म्हणजे त्याला आत्मसुख दाखवून द्यावं मग जे निलेख देखेल माझे सुख तो तो विषयी अरोचक घेत जाईल एकदा माझं सुख त्याला दिसलं ते दाखवावं त्याला आणि एकदा त्याला दिसलं की त्याला फक्त हेच सुख आवडेल आणि हे सुख त्याला आवडलं की तो दुसऱ्या सगळ्याचाच त्याग करी आणि मनाने आता सर्वांचा त्याग करणे आणि फक्त आत्मसुखाच्या गोडीत स्थिरावणे एवढं झालं म्हणजे मग परमार्थात आणखी काही करणे न लगेच पुढचं आपोआप होत पूर्वी पहा असा गंगा माझ्या बऱ्याच लहान वयामध्ये हो विदर्भामधून मध्ये जायला अशी डायरेक्ट रेल्वे गाडी नव्हती ती तीन ठिकाणी बदलावी लागायची एक भुसावळ दुसरं सुरत तिसरं विरंगाव आणि मग तिकडे ते द्वारका वगैरे ते तीनदा गाड्या बदलाव्या लागायच्या परंतु भुसावळ मध्ये तिकडे गुजरात कडे जाणाऱ्या गाडीला एक बोगी लागायची हो आणि त्या बोगीच तिकीट आम्हाला विदर्भात बडनेरापासूनच मिळत असे काही दिवसांनी ती बोगी नागपूरकडूनच येऊ लागली आणि म्हणून गुजरात मध्ये जायचं असेल तर त्या बोगीचं तिकीट काढायचं विरमगाव पर्यंत जायची म्हणजे एकाच बदलाने काम भागायचं सगळी धडपड त्याच गाव बोगीचं नाव विरमगाव बोगी असं त्याचं तिकीट मिळवून एकदा त्या डब्यात बसलं की मस्त झोपायचं मग गाडीच आपल्याला नेते आपल्याला मग काही करावं नाही लागत आणि माया या अशी परिस्थिती एकदा त्या बोगीत बसलं की खूप सुखाने प्रवास मग गाडीच नेते तस ह्या मनाला एकदा आत्मसुखाची गोडी रुचली असं लक्षात आलं की आता आपल्याला प्रयत्न फार नाहीच करावे लागत फारच ताबडतोब वेगाने मन तिकडे घेऊन जात त्याला विषयाची अनावड निर्माण होते त्याची विरक्ती दृढ होऊन जाते आणि सर्व काम होऊन जात असं मन जेव्हा स्वतःच चांचल्य टाकून देईल त्यांनी ते चांचल्य टाकून दिलं आत्मसुखाची गोडी लागली म्हणजे जसं पूर्ण काम होतं आता हे चांचल्य घालवण्याचे मनाला वळणावर आणण्याचे जेवढे उपाय या मनाच्या श्लोकामध्ये सांगितले आहेत त्यात एक प्रभाते मनी रामचिंतीत जावा उपाय शोधला याचा थोडासा समारोपीय भाग म्हणून मनासज्जना सज्जना राघवी वस्ती की जे इथे आपण आलो राघवाच्या ठिकाणी याला स्थिर करून द्यावं हळूहळू होईल मानत मानत ते काही एकाएकी व्हायचं नाही ना चित्त पावत पावत पावेगा थोडा धीर धरून परमार्थ करावा असं उतावीळ होऊ नये साधनाला लागण्यासाठी उतावीळ व्हावं पण फल लाभासाठी साठी उतावीळ होऊ नये एवढं नक्की आहे हंगाम आल्याबरोबर पेरणीची घाई करावी पण कणस येण्याची घाई करून चालत नाही ते यायचे तेव्हा येते पेरण्याची घाई करावी याप्रमाणे साधनाला लागण्याची घाई करावी व्हाव उतावी नभो जरी उताविला रिपू कापी कापितो हा गळा असे पंत म्हणतात मला आता उतावी झालं पाहिजे कारण कृतांत मला ध्वज जरा दिसो लागली पुरस्कर कदा सवे झगडता तनू भागली सहाय दुसरा नसे तुझविणे बळे आगळा न हो जरी उताविळा तू कापितो हा गळा कृतांत कटका मला ध्वज जरा म्हातारपण केस पांढरे व्हायला लागले की म्हातारपण जवळ आलं म्हातारपण जवळ आलं म्हणजे मृत्यू जवळ आला म्हणून पांढरे केस हे यमाच्या रथावरती पताका आहे असं रूप आहे कृतांत कटका मल ध्वज जरा आणि तो यम आपल्या रथाने येतो ध्वजावर ती पताका लावून एकटा नाही येत कटक म्हणजे सैन्यासह येतो दूत बितांना घेऊन येतो की ध्वजा मला दिसते समोरून रथ येताना दिसू लागलाय सारखे रोग आणि प्रतिकूलता सहन करून करून हे शरीर शिणून गेलंय तनू भागली ह्या परिस्थितीत थोडासा अवधी शिल्लक असताना माझ्या साह्यासाठी तुझ्यासारखा बलवान दुसरा कोणी नाही रेवा बळे आगळा बलाने सार्वभौम सामर्थ्याने दुसरा कोणी संपन्न नाही तुझ्याशिवाय आणि म्हणून तुझ्या पायाशी येण्याची मी घाई करतो आहे ही जर मी घाई न केली तुझ्यापर्यंत नाही पोहोचलो तर हा माझा रिपू म्हणजे मृत्यू माझा गळा केव्हा कापून टाकेल माहित नाही म्हणून त्याच्याकडे जाण्याची घाई करावी तो भेटेल एवढा नक्की आहे मी खूपच घाईने भेटायला जाऊन पोहोचते एखाद्याच्या घरी पण त्या घरातला गडीव कोणी असतो तो सांगतो की साहेबांना अजून एक तास लागणार आहे वाटत बसते जाऊन पोहोचण्याची घाई करावी त्याने भेटण्याची घाई करणे आपल्या हाती नाही आहे पण भेटेलच तो याप्रमाणे फलासाठी होता वेळ न होताना परमार्थाची घाई करावी सुरुवातीची करीत राहिल्याची आणि याप्रमाणे या मनाचं चांचल्य मोडूनच काढायचं त्यावर त्याचे सगळे दोष घालवायचे जातात हळूहळू आणि याचा क्रमाक्रमाने प्रयत्न करीत जायचा यासाठी छान साधन आहे मनाला तिथे स्थिर करावा राघवी वस्तीची जे म्हणजे मनाचा संकल्प विकल्पाचा विषय फक्त रामच करावा आणि जेव्हा मन संकल्प असोत की विकल्प असोत रामाविषयीच करतील तेव्हा या मनस्थितीला योग साधनांमध्ये धारणा म्हणतात एकाच विषयाची अनुकूल प्रतिकूल चर्चा मनातल्या मनात सुरू ठेवणे याला धारणा म्हणतात मग त्यातलं प्रतिकूल गाळायचं आणि अनुकूल व रस फक्त फिरवायचं याला ध्यान म्हणतात माझा तो आत्ता विषय नाही पण हा धारणेचा प्रांत आहे आपण तिथपर्यंत पोहोचतो असं समजा साधक बाधक विचार रामाबद्दलच करावे राम सर्व आदर्श आहे असं एकदा बरोबर ह्या मनात एक विकल्प येतो राम इतका चांगला आहे मग तुम्हाला काय वाटतं रामाने सीतेचा त्याग केलेला बरोबर आहे का लागलो डोक्यात लागलेच डोक्यात राम इतका चांगला इतका चांगला असं पुराण सुरू आहे नाही ते सगळं झालं हो पण तुम्ही तरी सांगा बरं तुम्हाला बरं वाटतं काही त्याच्या मताशी काय आपलं घेणं देणं आहे पण माणसाच्या डोक्यात असा विकल्प येतो ठीक आहे पण तो रामाबद्दलच आला तो रामाबद्दलच आला त्याला एवढं दुःख देऊन वनात जायची काय गरज होती रामाला त्याच्या बाहूत बळ नव्हतं का असंही म्हणात पाले काय सूर एका बाणाने त्यांनी संपूर्ण राक्षस कुलाचा ध्वंस ध्वंस केला त्याच्या पराक्रमाचं वर्णन करा काय त्याचं बंधू प्रेम त्याचा विचार करा असे चांगले विचार रामाविषयीचे अनुकूल विचार भक्त हृदय करत तसे आणि विकल्पाने त्याच्याबद्दल जे प्रतिकूल विचार काही रुचत काही रुचत नाही असे पण ते रामाबद्दलच असो भांडायचं तर रामाशी आता ते शबरीला ऐंशी वर्ष भेट नाही दिली काय रामा एवढं काय आधी येऊन भेटला असता तिला तर काय बिघडत होत शबरीशी किवाय काय का या का राग आहे हा ठरवा पण येत हे डोक्यामध्ये येऊ दे पण रामाबद्दलच येऊ द्या रामाचं चुकलं असंही म्हणा रामाचं बरोबर आहे असंही म्हणा रामाचे भांडा त्यावर प्रेम करा पण हे रामाबद्दलच जर सुरू राहू शकत असेल तर मनाने एक विषय धरला आहे हे नक्की आता किती सोपं झालं आता फक्त प्रतिकूल गाळणेच शिल्लक राहिलं अनुकूल तिथे आहे समर्थ रामदास स्वामींच्या तिथे एक त्यांचं कुठे कीर्तन होत ते कीर्तन गावाच्या बाहेरच असं कुठेतरी होतं जवळच एक मेंढपाळ होता मेंढ्यापाळी होता चारिता होता कोणीतरी गोसाने कीर्तन करतो काहीतरी सांगतो कीर्तन बिर्तन त्याला समजत नव्हतं काहीतरी बोलतोय आणि म्हणून मेंढ्या सरत सोडल्या आणि तो त्या कीर्तनाच्या तिथं बैठकीत येऊन बसला आणि त्या दिवशी समर्थांनी ध्यानाचा विचार मांडला निरोपणाला ते संपलं कीर्तन हे पोरगा उठून त्यांच्या जवळ गेलं मला का समजलं नाही पण एक शब्द पाठ झाला मला कोणता ध्यान मला ध्यान शब्द पाठ झाला कळत काही नाही त्यातलं पण म्हणजे काय मला सांगा समर्थानी त्याच्याकडे पूर्ण अवलोकन करून ठरवलं की खूपच अधिकारी पोरगा आहे ठीक आहे बेटा तुला मी ध्यान शिकवतो ध्यान म्हणजे काय समजवूनही देतो शिकवतो तुला करता येईल हो मग तेच सांगा मला मग तुझ्या या मेंढ्यांचं त्यांना रस्ते माहीत आहेत ते जातील आपापल्या घरी आता तुझं मला ध्यानच फक्त सांगा ठीक आहे जरा रस्त्या बिस्त्याच्या पलीकडे वर्ग नसेल अशा भागात एका झाडाखाली त्याला बसवलं आणि त्याला सांगितलं ध्यानाचा विचार सांगितला तिथे त्याला बसवून विचारलं तू डोळे झाकले की तुला काय दिसत रे पोरा तो म्हणे मेंढ्याच दिसतात डोळे झाकले की मेंढीच दिसते दुसरं काही दिसत नाही बा डोळे उघडल्यावर मेंढीच स्वप्नात काय दिसत स्वप्न मेंढ्यांतच पडत घरात येता जाता बोललं मेंढ्यांचं त्या दहा मेंढ्या त्यांच्या ह्या पंचवीस यांच्या आहेत त्याच्यामध्ये सातच मेंढ्या पांढऱ्या बाकी सगळ्या काळ्या आहेत आता ह्या पंचवीस मेंढ्यांची लोकर काढून घ्यायला आली आहे यांना अजून पुष्कळ वेळ आहे जाता मेंढ्यांबद्दल बोलतो ह्या प्रांतात पुरेसा चारा नाही आता मेंढ्या घेऊन तिकडे गेलं पाहिजे याच्याशिवाय उद्योग नाही विचार नाही चिंतन नाही येता जाता मेंढी मेंढी ठीक आहे बेटा मेंढी आठवत बस आता फक्त एकच कर बसलाय ना अशीच मांडी घाल मोडू नको मांडी डोळे झाकून घे उघडू नको डोळे कोणी आलं गेलं तरी आणि फक्त मेंढीच आठवत बस दुसरं काहीही आठवू नको दुसरं काही न आठवताना चित्ताची हालचाल नाही शरीराची हालचाल नाही ही जी काही तुला स्थिती प्राप्त होईल न देता त्याला ध्यानच म्हणायचं ते मेंढीच ध्यान आहे आणि समर्थाने मनाशी विचार केला अक्तिभाती प्रियम रूपम नामचे चौश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम मेंढी तर माझ्यात फरक किती अस्थिभाती प्रिय ब्रह्माचे धर्म ते माझ्यात जितके तितकेच मेंढीत आहे नाव मेंढियन रूप ते तसं आहे माझं नाव रामदासन रूप असं आहे नामारूपात फक्त फरक आहे भाती प्रियत्वात फरक नाही साठ पर्सेंट मी आणि मेंढी समान चाळीस पर्सेंट फरक आहे आता याचं ध्यान मेंढीवर जर स्थिरावलं तर मला याचं ध्यान तत्वाचं सिद्ध करण्यासाठी किती सोपं झालं नाम आणि रूप जर घालवून दिलं तर अस्थिभाती प्रियत्व म्हणजे ब्रह्मरूपत्वच नाही का फक्त शिल्लक राहणार आणि म्हणून पहिल्यापासून एकाच गोष्टीवर स्थिरावणे जे खूप अवघड आहे ते याचं फार सोपं झालेलं आहे ध्यान कोणाचंही करा संतांचा सद्गुरूंचा असा अधिकार आहे त्यातल्या माया प्रांतात ते ताबडतोब कटाप करतात आणि राहतं ते ब्रह्मरूपच राहत याप्रमाणे या संपूर्ण मनाला एकदा कुठतरी स्थिर करण्याचा जर ठराव झाला स्थिर झालं आणि संतांची भेट झाली ना क्षणार्धात आपल्याला मोक्ष आहे क्षणार्धात मोक्ष आहे म्हणून मन साधनाची धरलं समर्थांनी आणि उपदेश सुरू केला उपदेश हरिपाठातही असाच मनाच्या श्लोकाचं वळण आणि हरिपाठाचं वळण एकच आहे तब्येतीत फरक आहे पण वळण एकच आहे तब्येतीत फारसा फरक नाही हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा काय पुढे वैखरी राम आधी वदावा दोन्हीत काही फार फरक नाही काही फारसा फरक नाही माऊली सुद्धा हरिमुखे म्हणापासून सुरुवात करते पुढे संतांची संगती मनोगा गती अशावर जाऊन त्याला संतांच्या सहवासाची जोड देते तिथून पुढे त्या नामाला बुद्धीपर्यंत घेऊन जाते हरी बुद्धी जपे असं शिकवते हरिबुद्धी जपेवर स्थिरावं ते खूप काळपर्यंत आणि म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ इथं जाऊन पोहोचते मना सज्जना राघवी काही की फरक नाही काही फरक नाही आणि तिथून पुढे माऊलीचा पुढचा जो टप्पा आहे तो अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे सोहम जपावरून जाते माऊली संपलं जपाचं काम संपलं तसं समर्थांचं सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये अशीच याच क्रमाने प्रगती दाखवलेली आहे मना सज्जना राघवी वस्ती दे मनाची लावावी स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवावी पल पल नाम विठोबाचे घ्यावे कुठेही नसावी आसक्ती ही कुठेही आसक्ती नसावी आणि विठ्ठलाचं नाव पदोपदी घ्यावं रामाचं घ्यावं दत्तात्रेयाचं घ्यावं कोणाचं नाव घ्यावं बा कोणाचं कोणतं नाव घ्यावं याचा काही फारसा हा तपशिलाचा फरक आहे आपल्या तब्येतीचा फरक आहे आपल्या गुरुनी दिलेल्या मंत्राचा फरक आहे पण अर्थाचा काही फरक नाही आपल्याला जसं प्रिय वाटेल तसं तुकोबांचं वचन आहे जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस आणि समर्थांचा भर आहे राम आणि म दोन अक्षरांच्या शब्दावर असा काही संतांच्या उपदेशाच्या स्थूल रूपाचा फरक दिसतो पण त्याच्या भावार्थामध्ये काहीही फरक नाही असा आपण ध्यानात ठेवून असा जर सतत ध्यास नामाचा लावला तर त्याच्या साह्याने रूपाचा लागतो स्वरूपाचा लागतो आणि क्रमाने राघवी वस्ती की जे अशी अनुभूती आपल्याला आणणं सोपं जातं आता इथून पुढच्या टप्प्यावर समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत त्यासाठी आजचा श्लोक म्हटला जन मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे जनी जाणता भक्त होऊन राहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा पहिल्या याच्यामध्ये प्रभाते मनी रामचिंतित गावा एक वैखरी राम वदावा दोन आणि सदाचार सांडू नये तीन या साधनाने जनी तोची तो मानवी धन्य होतो धन्यता प्राप्त होते धन्यता प्राप्तीची तीन साधने आपण घेतलेल्या पहिल्या श्लोकात आहेत आणि आताही सुद्धा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा धन्यतेचाच विचार पुन्हा आलाय आता या श्लोकातलं साधन सांगितलेलं हे सत्य समजावं की त्या मागच्या श्लोकातलं सत्य समजावं असा काही प्रश्न कोणाच्या मनात जो उद्भवला तर त्याचं उत्तर एकच आहे हे धन्यतेची दोन साधने दोन वेगळ्या स्तरावरची आहे तरच दोन्हीचे वेगळे पहिल्या स्तरावर त्या पहिल्या श्लोकातली तीन साधने आहेत आणि आताचा स्तर हा बराच उच्च प्रतीच्या बुद्धिमत्ते करता आहे साधनेमध्ये ज्याची बरीच प्रगती झाली आहे अशा करता आता त्या धन्यतेचा उपाय आहे सर्वोत्तम म्हणजे भगवान राम सर्वांपेक्षा उत्तम सर्वांपेक्षा म्हणजे कोणाकोणापेक्षा उत्तम सर्वोत्तम म्हणजे कोणाकोणापेक्षा उत्तम द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्वन्यः परमात्मेत्युदाहृतः या पंधराव्या अध्यायामध्ये सर अक्षर उत्तम पुरुषाचं जे विवेचन आहे त्यात दोन पुरुष एक अक्षर आणि दुसरा अक्षर मायेचं कार्य क्षर पुरुष आहे माया अक्षर पुरुष आहे शक्तिरूप जी माया तिला कुटस्थ म्हटलं ती अक्षर म्हणजे सर्वांचा नाश होतो पण मायेचा होत नाही आणि ब्रह्मवस्तूचं आकलन झाल्यानंतर मायेचा नाश होतो त्यापूर्वी माया कार्याचा होतो म्हणून मायेतल्या ह्या सर्व भूतसृष्टीपेक्षा माया श्रेष्ठ आहे अक्षर पुरुष आहे हे सगळं विनाश पावणार आहे हे क्षर पुरुष आहे आणि या दोघांच्याही पेक्षा निर्माण झालेली सृष्टी आणि निर्माण करणारी प्रकृती माया या दोन्ही पेक्षा जो उत्कृष्ट आहे त्याचं नाव उत्तम पुरुष असं आहे परात्पर परा पर म्हणजे माया आणि त्याच्यापेक्षा पर म्हणजे ब्रह्म मायेपेक्षाही जे श्रेष्ठ मायेने सर्वांना व्यापलं फक्त ब्रह्माला नाही व्यापलं आणि ब्रह्माने सर्वांना व्यापलंय मायेला नाही व्यापलं हे मायेलाही पण व्यापलं चुकलं माझं मायेने ह्या सर्व सृष्टीला व्यापलं आणि ब्रह्माने सर्व सृष्टीला व्यापलंय आणि मायेला सुद्धा व्यापलंय माया त्याला नाही व्यापू शकली म्हणून उत्कृष्ट ठरला तो पुरुष म्हणजे परमात्मा म्हणून परमात्म्याला उत्तम पुरुष असं नाव भगवद्गीतेच्या पंधरावी अध्याय ते अध्यायाचं नावही तसंच आहे आणि याप्रमाणे जो पुरुषोत्तम उत्तम पुरुष सर्वात श्रेष्ठ प्रकारचा पुरुष म्हणजे भगवान रामचंद्र तो सर्वोत्तम सर्वांपेक्षा श्रेष्ठ त्याचा दास म्हणजे रामाचा दास रामाचा भक्त हा धन्य होतो केव्हा धन्य होतो रामाला पुष्कळ दास असतात पण सर्वोत्तमाचा धन्य झालेला कृतार्थ असणारा सर्वोत्तम दास कोणता त्याच वर्णन पहिल्या ओळींमध्ये आहे मनी लोचनी श्री हरी चिप आहे जनी जाणता भक्त होवो आहे जाणता भक्त जो झाला जो मनाने आणि लोचनाने राम पाहतो मनाने आणि लोचनाने जो राम पाहतो आता जो ज्ञानी भक्त आहे आणि असा ज्ञानी झाला तरी सगुणाची प्रीती त्याला आहे आणि साधनांची परंपरा ही सांभाळतो आहे तो रामरायाचा सर्वोत्कृष्ट धन्य झालेला दास आहे भक्त आहे असं समजा पुन्हा पाहू मनाने आणि डोळ्यांनी जो एकाच श्रीहरीला एकाच भगवंताला पाहतो जो भगवंताचा ज्ञानी भक्त आहे जो साधनांची परंपरा सांभाळतोय सगुणाचं प्रेम धारण करून आहे तो रामरायाचा उत्तम धन्य झालेला कृतार्थ झालेला शाश्वत सुखाला प्राप्त झालेला भक्त समजावा म्हणजे धन्य होण्यासाठी त्यांनी सांगितलंय मनाने आणि लोचनांनी सुद्धा एकच श्रीहरी पाहावा मनी लोचनी श्रीहरी तोच पाहे जो मनाने पाहिला तोच डोळ्यांनी पाहायचा जो डोळ्यांनी पाहिला जातोय तोच मनाने पाहायचा आहे दोन दर्शनात फरक राहायला लागतो डोळ्यांनी दिसतंय तेच मनाला उमजावं आणि मनाला उमजतंय ते डोळ्यांना दिसावं अशी ज्याची आंतरबाह्य एकी होऊन जाते दर्शनामध्ये अशाला धन्य म्हणता येतो त्याला ज्ञानी म्हणता येतो मग त्याला भक्त ना म्हणायचो तो भजन करतो म्हणून तो देवाची प्रीती घेऊन पुढे आलाय म्हणून त्याला ज्ञानी का म्हणायचं त्याला कळतंय म्हणून दोन्ही भजन करून करून ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला भक्तच म्हणतात पण त्याला ज्ञानी भक्त म्हणतात जाणता भक्त होतो तो जाणता म्हणजे ज्ञानी समजलेलं सगळं समजलंय असा होतो आधीच जे नाव असतं तर ते पुढे थेटपर्यंत राहत आमचा एक नातलग सायन्स मध्ये तो कोणत्या तरी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला म्हणजे एम एस सी झाला ताबडतोब नोकरी मिळाली ते एका शाळेत मास्तरकी मिळाली म्हणून तो आला की आता माझ्यापेक्षा जरा आणि लहानच आमच्या घरी तो आला बरं आम्ही त्याला या मास्तर असंच म्हणायचं या मास्तर तसं काय किती दिवस सुट्टी आहे अशा तर त्याला मास्तर म्हणूनच म्हणायचं एक वर्षाच्या आत त्याचं एका मोठ्या रिसर्च मध्ये सिलेक्शन झालं आणि तिथे तो एक रिसर्च ऑफिसर म्हणून कामाला लागला तो अजूनही घरी आला तरी आम्ही त्याला या मास्तर असंच म्हणतो <laughs> एकदा ते कान खात्या नाव पडलं रामकृष्ण हरी भजन करीत करीत सुरुवात झाली आहे ना त्याला भक्त म्हणायला लागलो आपण आता शहाणा झाला तो जाणता झाला तरी त्याला आम्ही भक्तच म्हणतो पण रामदास स्वामी म्हणतात त्याला आता जाणता भक्त म्हणा जाणता भक्त होऊन रा असा ज्ञानी भक्त होऊन रा समर्थांना नुसता भक्त मंजूर नाही असा या श्लोकावरून आपण एक निष्कर्ष काढला बाजूला तर बरोबर आहे ज्यांनी जाणता भक्त होऊन राणी नुसत्या भक्ताने भागत नाही हे विठोबाला सुद्धा चालत नाही विठोबाला सुद्धा साधा भक्त नाही चालत विठोबाला सुद्धा जाणता भक्त पाहिजे नाही तर नामदेवाला विठोबा खेचारांकडे कशाला पाठवला ते नामदेवाने म्हटलं विठोबाला गुरु करून सुद्धा ज्ञान होऊन सुद्धा फक्त तूच मिळायचा का नाही दुसरं काही मिळत का गुरुकडे मी गेलो तरी पण भेटायचा शेवटी प्राप्ती कशाची तुझीच की नाही तर तुझ्याहून काही वेगळी प्राप्ती होते नाही नाही माझीच प्राप्ती होते मग तू तर मला प्राप्त झालाच आहे दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला तू माझ्या घरी येतो आईने काय शंकर पाळे कडबोळे केले ते तू माझ्या बरोबर खातो तुला करमलं नाही म्हणजे माझ्या घरी येऊन गप्पा करतो नाही तर मला तिथे बोलावून घेतो इतका तुम्हाला मिळाला आता गुरु जास्त काय देणार आहे मी तुला प्राप्त झालो पण तू मला ओळखलं नाही सद्गुरू फक्त तुला माझी ओळख करून देतील हे काय सांगतो विटेवर उभा कटीवर हात काय मौजेचा पण धरीला एवढीच का तुझी ओळख आणि नामदेवाने तर ठरवलं ज्ञानोबांना यात्रेला जायच्या म्हटलं प्रत्यक्ष ज्याचे पाय विटेवर समचरण म्हणून नाही जाते हात कमरेवर नाही अशा कोणालाही मी देव समजत नाही काशीत आहे का असं रूप मग काशीमध्ये देव नाही द्वारकेत असं आहे का मग द्वारकेत देव नाही तो कुठेही नाही मला फक्त एवढंच लोकप्रिय आहे हे समोर आहे आता असं असेल तो देव बाकीचा देवच नाही आता मी तुला स्पष्ट ओळखलाय बाजूला आपले आईसाहेब आहे आणि असा तू उभा एवढं एकच दर्शन मी तुला विठोबाऊ म्हणून ओळखतो पंढरी हे तुझं गाव आहे असं मला माहित आहे तुझ्या पायाशी चंद्रभागा आहे हे मला माहित आहे आणि तरी तू मला म्हणतो की मी तुला ओळखलं नाही नाही नामदेव नाही माझी प्राप्ती झाली तरी माझी ओळख होते असं नाही नामदेवाला प्राप्ती झाली आहे विठोबाची म्हणून नामदेव भक्त आहे नामदेवाचं विठोबावर फार प्रेम आहे म्हणून नामदेव भक्त आहे गुरुदेवाकडून येईल नामदेव तेव्हा नामदेव विठोबाला ओळखील तेव्हा जाणता भक्त होईल समर्थांना कसा पाहिजे ज्यांनी जाणता भक्त होऊन आणि जाणत्या भक्ताची लक्षणे पहिल्या ओळीत आहे पहिल्या ओळीत जाणत्या भक्ताची लक्षणे दिली आहे मनी लोचनी श्रीहरी तोची पार अवघड आहे ओळख अवघड आहे त्याच्यासाठी आधी वक्त्याला जाणता भक्त होण्याची गरज आहे पण हरकत नाही वक्ता जरी जाणता भक्त नसला ना तरी वक्त्याच्या शब्दाच्या आधाराने जाणता श्रोता मात्र ते आकलन करूनच घे हो. कळून जात श्रोत्यांना जस त्या माझ्या विद्यार्थ्यांना पुढची पायरी आधीच समजत असे त्याप्रमाणे श्रोते असे वक्त्याच्या पेक्षा सरस असतात आणि अशा सर्व श्रोत्यांना फार सांगण्याची काही जरूर ज्यांनी जाणता भक्त होऊन राहे त्यासाठी मनी आणि लोचनी श्रीहरी तोची आहे लोचनी म्हणजे चर्मचक्षुंनी आणि मनी म्हणजे मनश्चक्षुंनी एकच दर्शन घेण्याची त्याला समज आली पाहिजे लोचनाने हे सगळं आकार दिसतात भूतांचे आकार लोचनांना दिसतात डोळ्यांचं जे दर्शन आहे म्हणजे चर्मचक्षूंच जे दर्शन आहे ते सगुण साकाराचं दर्शन आहे मनाला आकार नाही दिसत मनाला मनाच्या ठिकाणी आकारांची कल्पना येते इंद्रियांच्या द्वारे मनापर्यंत विषय पोहोचतो आणि त्या आकाराची स्मृती मनात असते मग मनाला आकार नाही समजून घ्यायची नाही त्याची पात्रता त्याचं जो स्मृतीची पात्रता आहे तर त्या मनामध्ये असं सगुण साकार दर्शनाची नाही योग्यता त्या मनाची योग्यता निर्गुण निराकार दर्शनाची आहे अलंकाराचं अलंकार पण हे नेत्रांनी टिकलं पण त्याचा सोनेपणा मनाला उमगला असं लक्षात ठेवा आणि म्हणून सगुण साकाराच्या अधिष्ठानाची ओळख मनाच्या पातळीवर आहे आणि अधिष्ठान निर्गुण निराकार आहे त्याच्या आकृतींची ओळख लोचनांना आणि दोन्ही फरक नाही असं ज्याचं होत जे आकार आकृत्या सगुण साकार रूपत्व जे डोळ्यांना समजलं ते मनाला समजलेल्या निर्गुण निराकार परब्रह्माहून वेगळं नाही असं झालं पाहिजे जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत देखे लोचनी आहे आणि मानी जे मनी आहे ते ते मानी जे भगवंत याला भक्ती योग निश्चित म्हणजे जाणती भक्ती म्हणता चौथी भक्ती म्हणजे ज्ञानी भक्ती त्याला म्हणतात ओळीचा असाच अर्थ आहे जे जे देखे भूत जे जे आकार पाहिले जातील ते मानी जे भगवंत मग भगवंताचा आकार असा आहे का असा प्रश्न जर विचारला तुमच्यात मला जर विठोबा पाहायचा म्हटला तर विठोबा तुमच्यासारखा आहे का मग तो तुमच्यासारखा आहे तर यांच्यासारखा कोण आहे आणि सगळ्यांसारखा विठोबा आहे असं म्हणायचं असेल तर अधिष्ठानाचं साम्य पाहावं लागतं पाटली आणि बांगडी सारखे आहेत का सांगा दोन पदार्थ असा सरळ प्रश्न विचारू एक आपण पाटली आणि बांगडी सारखे आहेत का लोचनांना वेगळे दिसतात पण सुवर्ण अधिष्ठानाचा पोत जपणाने घेतला तर दोन्ही सारखे दिसतात मुरलीधर महाराज निजामपूरकर कीर्तन कीर्तनकार त्यांनी दृष्टांत सांगितला एक जण खूप धनाढ्य होता देवीचा भक्त उपासक होता म्हणून सोनाराकडे गेला आणि म्हणाला देवीची मूर्ती सोन्याची घडायची तेवढी करून घ्या किती तोळ्याची करू कर पन्नास तोळ्याची पन्नास तोळ्याची देवीची मूर्ती केली ते आमची देवी सिंह वाहिनी आहे म्हणून एक सिंह करायचा बा केवढा करू तर पन्नास ग्रॅमची देणी उचलायला पन्नास ग्रॅमचा तरी सिंह पाहिजे पन्नास ग्रॅम पन्नास तोळ्याचा सिंह करा बा ठीक ती त्या महिषासुराला मारणारी आहे मग तिचं पूर्ण दर्शन दाखवायचं असेल तर तो मेलेला राक्षसही तिथे पाहिजे म्हणून महिषासुरही कर तो किती तोळ्याचा तोही पन्नासच तोळ्याचा कर मग हातामध्ये ते सगळी शस्त्रे पाहिजेत त्रिशूळ पाहिजेत खडग पाहिजे गदा पाहिजे हे सगळं पन्नासच तोळ्याचं असं पन्नास पन्नास तोळे सोन्याचे त्यांनी देवी आणि तिथे सगळी आयुधे वाहने तो दैत्य एवढं सगळं बनवलं आनंद खूप झाला घरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली रोज पूजा उपासना आनंदाने चालली आहे योगायोगाचा असतो कधीतरी प्रारब्ध काही रोज तेच राहत नाही कोणत्या तरी प्रकारचा व्यापार धंद्यात भयंकर तोटा आला फार पैसा भरायची वेळ आली घरामध्ये काही आता धन नाहीये आहे ते फक्त देवीच्या रूपातलं सोनं आहे आणि म्हणून विचार केला की आता देवी मोडावी बाजारात गेला देवी दिली विकायला राक्षस दिला विकायला सिंह दिला विकायला सगळे सोनाराने ते मोजून घेतले जेवढी किंमत देवीची तेवढीच राक्षसाची भरली आणि तो माणूस म्हणतो सोनाराला तुझं डोकं फिरलं का अरे जेवढी किंमत देवीची तेवढी राक्षसाची मग तू देवीला इतकं हलकं करून टाकलं का तो सोनार म्हणतो तुझ्या दृष्टीत म्हणजे तुझ्या लोचने भूते दिसतात माझ्या मनी सुवर्ण दिसत एकच कस आहे सगळा एकच तोल आहे सगळा त्यामुळे जी किंमत राक्षसाची तीच देवीची तीच त्रिशुळाची तीच गदेची सगळ्याची ती तेव्हा तेवढ्याच किमती का भरला जेव्हा अधिष्ठान पाहता येतो तेव्हा समानता आहे आणि जेव्हा रूप पाहता येतात तेव्हा भेद आहे पण रूपदर्शनामध्ये अभेद पाहायची जर वेळ आली तर आकृतीमधलं डोकं काढूनच घ्यावं लागत आकारातलं डोकं काढून घ्यावं लागत आणि आकारातलं डोकं काढून घेता आलं म्हणजे लोचनांना सुद्धा तथा बोध घेण्याचं पण प्राप्त होतं पाचचित करचरणी होती डोळे ते शिक्षण मग डोळ्यांनाही प्राप्त होतं आणि म्हणून लोचनाने तोच हरी तेच अधिष्ठान पाहिजे सगुण साकार म्हणून जे काही असेल तेच निर्गुण निराकार म्हणून आणि याप्रमाणे लोचनांनी दर्शन भूतमात्रांचं भिन्न आकृतीने भेदाचं होतं पण एवढ्या सगळ्या भेदांचं अधिष्ठान मात्र एकच असतं श्री हरी तोच आहे मनाने चिंतनाच्या साह्याने म्हणजे बुद्धीच्या द्वारा उप बुद्धीचा उपयोग करून ह्या मनाला जेव्हा तत्वाचं अधिष्ठानाचं ज्याच्यापासून हे बनतं त्याचं आकलन होऊन जाईल त्यावेळेला लोचनांनी दिसणारे भेद हे खरे नाहीत असा अर्थ होऊन लोचनाने दिसणारे भेद हे भेद नव्हे हा भेदाचा अभाव हा भ्रम हे नाहीसे होता एक अलंकार मोडला तरी सोनं मोडलं जात नाही आणि दुसरा आकार त्याला घडला तेव्हा सोनं पुन्हा काही निर्माण होत नाही याप्रमाणे अधिष्ठानाचा विनाश नाही आणि तेच अधिष्ठान ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात परमात्मा म्हणतात अगदी आपल्या ओळखीच्या भाषेत ज्याला विठोबा म्हणतात ज्याला राम म्हणतात ते सगळं याच्या हानीनी होत नाही जे हे सर्व होऊन असे परी सर्व नाशिले न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जायचा दृष्टांत माऊलीनेच द्यावे आणि आपण ते फारच असे प्रसन्नपणे ऐकावे जे हे सर्व होऊन असे जे अधिष्ठान तत्व परमात्म वस्तू हे सर्व होऊन आहे सर्व रूपाने जी नटली आहे सर्व होऊन असे एक दिवस हे सर्व नष्ट होत परी सर्व नाशिले न नाचे ते संपत नाही थोडा जवळचा दृष्टांत पाहू आता माऊली सांगते का आपणही सांगून पाहू <laughs> झोप लागते तेव्हा हे सगळं नाहीतच होतं झोपच कशाला लागायला पाहिजे आत्ताच डोळे झाका हे सगळं माहीत झालंय का नाही सांगा आत्ताच डोळे झाका हे सगळं एकदमच नाहीच होतं एकदम काय नाहीसं होतं फक्त रूप नावच नाहीसे होत हे सगळं रूपाला आलेली सृष्टी डोळे झाकल्याबरोबर नाहीसे होते सुशुक्तीत नाहीसे होते ध्यानात नाहीसे होते समाधीत नाहीसे होते मूर्छा आली म्हणजे नाहीसे होते वेळ लागला म्हणजे नाहीसे होते ती कितीदा तरी नष्ट होते म्हणून ही भासमान आहे ती मिथ्या आहे ती खरी नाहीये खरी वस्तू कधी संपतच नाही कितीही दागिने किती जरी मोडले तरी सोनं तसंच राहत जे हे सर्व दागिने होऊन असेल ते दागिने न नाशे म्हणून सोनं तसंच राहतं का नाही म्हणून जी जो परमात्मा ह्या सगळ्या रूपाने विरसायला लागला यांचं हे विलसणं एखाद्या प्रलयाच्या प्रसंगी नित्य प्रलय रोजच झोपेत प्रलयच आहे असे प्रलय झाले असताना हे नष्ट होईल पण यांच्या नष्ट होण्याने तो परमात्मा नष्ट नाही होत ज्याप्रमाणे पाटीवर लेखणीने काही एक अक्षर लिहिले लिहिलं मी माझं नाव पाटीवर पेन्सिलीने खडूने लिहिलं आणि ते पुसून टाकलं तरी त्याचा जो अर्थ म्हणजे मी आहे ती राहते अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जायचा अर्थ म्हणजे त्या नावाने ज्या वस्तूचा निर्देश होतो ती वस्तू त्या शब्दाचा अर्थ असते दृष्टांत पाहू गाय शब्द मी उच्चारला वा लिहिला गाय शब्दाचा अर्थ काय गाय शब्दाचा अर्थ सांगायला एक कोणी निबंध सुद्धा लिहित चार पायाचा प्राणी आहे दोन शिंग आहेत दोन डोळे आहेत गळ्याची पोळी असते खांदा असतो शेपूट असतो पांढरी लाल काळी अशी असते हा गायीचा अर्थ नाही ह्या वर्णनाचा आणखीन काही हे असू शकेल गाय शब्दाचा अर्थ जर सांगायचा असेल तर प्रत्यक्ष गायच आणून उभी करावी लागते सध्याच्या शिक्षणामध्ये असं आहे मॉडेल सह शिकवावं मॉडेल घेऊन शिकवावं म्हणजे पोरांच्या सर्व इंद्रियांचा त्यांना जो उपयोग करता आला शिकण्यात ते आकलन चांगलं होतं म्हणून मॉडेल आणावं तक्ते आणावे अगदी लहान चौथीच्या वर्गामध्ये गाय निबंध शिकवायचा आहे आणि म्हणून सह शिकवायचा मास्तरांनी वर्गात एक गायच आणली पोर हो हे पहा हा इथे प्राणी आहे ना हा गाय आहे गाय शब्द जर उच्चारला तर गायचा अर्थ हा प्राणी ही अनुभूती त्या प्राण्याची जी प्रत्यक्ष अनुभूती तो गाय शब्दाचा अर्थ आहे आता कोणत्याही अर्थाचा एक शब्द जर पाठीवर लिहिला तर त्याचा अर्थ म्हणजे ती वस्तूच डोळ्यापुढे येते गुळाची ढेप म्हटल्याबरोबर त्याचा अर्थ काय ती ढेप डोळ्यापुढे येते का नाही रांगा ती गुळाची ढेप जी डोळ्यापुढे आली ना ती गुळाची ढेप या शब्दाचा अर्थ आहे विठोबा प्रत्यक्ष विठोबा समोर असला पाहिजे आला पाहिजे तो विठोबा शब्दाचा अर्थ आहे असा कोणत्याही अर्थाचा शब्द लिहिला आणि तो पुसून टाकला तरी ते लिहिलेलं शब्दरूप पुसल्याने तिचा अर्थ म्हणजे ती वस्तू नष्ट होत नाही या सर्व रूपांनी त्याचंच नाव लिहिलं गेलेलं आहे ही त्याची लिहिलेली सगळी अक्षर रूपे आहे आणि म्हणून यांच्या नाशाने त्याचा नाश नाही होत अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जायचा अविनाशी तू तद्विधी येन सर्व मिदंतकम विनाश नव्यस्य न कष्टित करतो मर्हती या श्लोकावरची ओळी आहे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जायचा आणि हा अर्थ मनाला उमजलेला पाहिजे म्हणजे मनाने तोच दिसतो आणि मग कोणत्याही आकारात आलो तरी तेच दिसतं सुवर्णकाराचा सोनाराचा दृष्टांत परवा मला वाटतं म्हटला होता सोन्याला पाटल्या बांगड्या दिसतच नसतात त्या आपण त्याला म्हणायचं की बांगड्या करायच्यात का पाटल्या करायच्या त्याच्या पुढे काहीही न्या त्याला फक्त सोनच कळतं आणि असं सोनं कळणं पाटली सह त्याला सोनं दिसतं आणि आपल्याला सोन्याची असून पाटली दिसते एवढा नजरेचा फरक आहे एवढी दुरुस्ती करून घ्यायची फक्त या दुरुस्तीसाठी प्राथमिक साधन ते आहे प्रभाते मनी रामचिंतीचा जावा हे प्राथमिक साधन आहे ते केलं असताना ही नजर कशी प्रशिक्षित होते आणि ती झाली म्हणजे डोळे झाकले काय हे समोर असलं काय नसलं काय भान अधिष्ठानाचं आहे आता डोळे उघडले तरी भान काही बदलत नाही ह्या रूपाने तो आपल्या पोरीचं लग्न झालं तिच्या सासरच्या लोकांनी पन्नास तोळे सोनं मागितलं ते फक्त ठराव होतं बोलण्याच्या वेळेला ते पन्नास तोळे सोनं एवढंच ठरतं मग त्या पोरीच्या आवडी आवडीनी तिच्या नवऱ्याच्या आवडीनी तिच्या आई बापाच्या आवडीने मग पन्नास तोळ्यात बांगड्या द्यायच्या का पाटल्या द्यायच्या हा तपशिलाचा फरक वेगवेगळा आहे पण सारं मिळून महत्वाची गोष्ट पन्नास तोळे सोनं हीच आकृत्यांना काही किंमत नाही किंमत त्याला आणि सासरचे लोक खूप हुशार असतात पोरीच्या सासरचे पोराच्या सासरचे नसतात इतके हुशार पोरी जेव्हा ते हुशार असतात ते पोरीला पा पाटल्या करून द्या असं नाही म्हणत पोरीला बांगड्या करून घाला असं नाही म्हणत आता बांगड्या करून घाला म्हटल्यावर प्लास्टिकच्या सुद्धा देता येतात आणि म्हणून ते सोनच मागतात याप्रमाणे निर्गुण निराकार ही आपल्या वैभवाचा विषय आहे आणि सगुण साकार इंद्रिय देह आहेत म्हणून त्यांच्या समाधानाला काहीतरी आहे आणि म्हणून अधिष्ठानाचं भान मनाने आणि व्यवहारकालीन देहभानावर असताना सृष्टीचं दर्शन असं विविध झालं तरी अधिष्ठानाच्या अभेदाचं भान बिघडत नाही आणि म्हणून असंच म्हणायचं हा सोन्याचाच आकार आहे हा माझ्या विठोबाचाच आकार आहे विठोबाला असा आकार घ्यावा वाटला भंडारा डोंगरावर तुकोबा बसले आहेत आणि तिथे बसून ज्ञानेश्वरीचं पारायण चाललंय विठोबाचं चिंतन चाललंय ते गाठ्यात अभंगाची निर्मिती चालली आहे एकाग्र चित्त झालेलं आहे असे बसले आहे आणि पांडुरंगाला वाटलं की भंडाऱ्यावर जावं तुकोबाकडे आणि म्हणून विठोबा तिथं आले पांडुरंग त्या तुकोबापाशी आले थोडीशी काहीतरी पायाशी चाकून लागली विठोबानीच त्यांच्या मनाला चाळवून दिलं थोडस म्हणून तुकोबाने डोळे उघडले आणि विठोबाला असे हात जोडून नमस्कार केला एखाद्या साहेबाला आपण करतो तसा विठोबा तुकोबाकडे पाहतच राहिले असं का रोज माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो आज का नाही आज असा का करतो नमस्कार हे कोणत्या प्रशिक्षणात शिकवलं का आज असा का नमस्कार हे तो विठोबा मी तुम्हाला ओळखलं की माझा विठोबा आज ह्या रूपात आलाय म्हणूनच नमस्कार केला भूती देव म्हणून भेटतो या जनात नाही हे भावना नर नारी असा भेद माझ्याजवळ नाहीये पण तुम्ही विठोबा आहे हे ओळखलं म्हणूनच नमस्कार केला मग पायावर डोकं रोजच्या प्रमाणे का नाही हे तुमचे पाय उलटे आहेत आज तुकारामांच्या पुढे विठोबा भूताच्या रूपात येऊन उभे होते ते भूत रूप धारण करून आले म्हणून भूत हा जो आकार आहे उलट्या पायाचा त्या उलट्या पायावर मस्तक आपण नाही टेकवायचं पण तो विठोबाच म्हणून नमस्कार करायचा म्हणून मी तुला विठोबा म्हणून ओळखलंय पण तुझं हे जे काही रूप आहे ना हे असं मी पायावर डोकं ठेवावं असं मंगल नाही मंगल रूपाच्या पायावर डोकं ठेवावं आणि अमंगल असलं तरी त्याला नमस्कार करावा कारण मंगल अमंगल सगळं परमात्म रूप आहे हो, इथे दिसणार प्रत्येक भूत कसही असो भूती देव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना नरनारी याप्रमाणे लोचनी ते पाहिजे थोडासा सात्विक विचार याच्यामध्ये करून घेऊ आपण म्हणजे जाणता भक्त होता येईल आपल्याला थोडासा वेदांतातील अन्वय व्यतिरेक नावाचा जो अभ्यास प्रकार प्रक्रिया आहे साधनाची ती पाहावी लागते जे कधीही गैरहजर नसतं सतत उपलब्ध उपस्थित असतं ते कशा आकारावर कशाच्या दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्वच नसतं ते असतच असत सर्व काळी सदा सर्वत्र सम असं असत आणखीन असं दुसरा एखादा काही पदार्थ वस्तू किंवा काही असत जे असत पण सर्व काळी नसतं सर्वदा सर्वत्र नसतं अशा दोन धर्मांच्या दोन वस्तू आपल्या समोर असतात जे सर्वदा सदा सम सर्वत्र असं आहे त्याचा नेहमी अन्वय असतो असं म्हणतात अन्वय शब्दाचा अर्थ तदंगभूत होऊन राहणे आणि जे सदा सर्वदा सर्वत्र नसत कधी आहे कधी नाही त्याचा व्यतिरेक असतो उदाहरण पाहू सोन्याचा दृष्टांतासारखा दृष्टांतच नाही किंवा मड मडक्याचा त्याच्या मडक्याचा दृष्टांत थोडासा बोलायला अशुभ वाटतो सोन्याचा बरा वाटतो फरक फार काही नाही त्याच्यामध्ये आणि वेदांता जवळ एक घट आणि दुसरा सुवर्णाचा अलंकार आहे आपण सोन्याच्या अलंकाराने बोलू कितीही प्रकारचे अलंकार करा त्या प्रत्येकच सोनंच असतं सोन्याशिवाय अलंकार नसतो अलंकार नसला तरी सोनं असत अलंकार असताना सोनं असत अलंकार मोडल्यावर सोनं असत सर्वत्र म्हणजे सर्व अलंकारात सदा म्हणजे अलंकार पर्यंत सम एक रूपाने अलंकारात सुवर्ण आहे दुसरा धर्म सुवर्णाशिवाय अलंकार नाही अलंकाराचं अस्तित्व सोन्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण म्हणू अलंकारामध्ये सोन्याचा अन्वय आहे अलंकार रूप होऊन सोनं राहील लक्षात आलं असेल असं सर्वांच्या अलंकार केले पुष्कळ प्रकारचे प्रत्येकच सोनं आहे तो अलंकार सोन्याशिवाय होऊ शकला नाही तो अलंकार घडण्याच्या पूर्वी सोनं होत ते सोनं आता अलंकार रूप झालं म्हणून अलंकार पर्यंत सोनं आहेत मोडला अलंकार तरी ते सोनं आहेत म्हणजे वस्तुनिर्मितीच्या पूर्वी आहे वस्तूच्या स्थितीत आहे वस्तूच्या लयातही आहे आणि ती वस्तू या सुवर्णाशिवाय राहू शकत नाही इतकं जेव्हा जमलं तेव्हा सोन्याचा अलंकारात अन्वय आहे असं समजावं आता अलंकाराकडून बोलून पाहू अलंकाराचं अस्तित्व सोन्यावर अवलंबून आहे पण अलंकार समजा नाही केला तर सोनं असतं की नाही सोन्याला अलंकाराशिवाय राहता येत आणि अलंकाराला सोन्याशिवाय राहता येत नाही म्हणून अलंकार आलो अवलंबून आहे आश्रित आहे पण सुवर्ण काही कोणाचं आश्रित नाही अलंकाराने यावं जावं सोन्याने असावंच असावं अलंकारामध्ये सोने आहे सोन्यात अलंकार नाही लक्षात ठेवा सोन्यात जर अलंकार असता समजा पाटली सोन्यात असती तर सोन्याची बांगडी करता आली नसती सोन्यात जर पाटली असती तर सोन्याची बांगडी जमली नसती म्हणून अलंकार त्याच्यावर अवलंबून आहे पण सोनं अलंकारावर अवलंबून नाही त्या सोन्यात अलंकार नाहीतच हे सगळे लेतयाचे भावेत चांगदेव पासष्टी हे आपण ठरवले आपल्याला ते धारण करावे वाटले आपल्या भावनेचा तो आविष्कार आहे की त्याला अलंकार रूप आलं आणि म्हणून सोन्यामध्ये अलंकार नाहीतच त्याच्यात नाहीत म्हणून कोणताही आणता येतो याप्रमाणे अलंकार नेहमी नसतो पाटली नेहमी नसते बांगडी नेहमी नसते आकार नेहमी नसतात पण आकारांचं अधिष्ठान नेहमी असतं सुवर्णात अलंकाराचा व्यतिरेक मातीमध्ये मडक नसतं पण मडक्यात माती नेहमी असते मातीचा अन्वय आहे आणि मडक्याचा व्यतिरेक आहे ज्याचा व्यतिरेक ते असतं नसतं ज्याचा अन्वय ते फक्त असत ही भूतसृष्टी असली तरी परमात्मा आहे आणि भूतसृष्टी नसली तरी परमात्मा आहे तिच्या निर्मितीपूर्वी आहे निर्मितीच्या काळी आहे स्थिती काली आहे प्रलय काली आहे प्रलयानंतरही आहे आता परमात्मा आहे म्हणून परमात्मा नेहमी अन्वयाने आहे ती अन्वयाची दृष्टी आली म्हणजे मनी श्रीहरी तोची पाहे आता लोचने व्यवहाराचा प्रसंग आला लोचनाचा संबंध म्हणजे म्हणून हे सगळे आकार त्याच्यापासूनच घडले आहे हे असतील नसतील म्हणून ज्या आकाराला मी सोनं म्हटलं तर माझा काही फार अपराध नाही आता मातीला मडक म्हटलं तर काय बिघडलं आहे ना ते मडक मातीच आणि आपण म्हणतोच ना त्या बाईच्या अंगावर काय सोनं आहे अलंकाराचा उल्लेख न करता सोन्याचाच करतो आणि म्हणून अलंकाराच्या ऐवजी अधिष्ठान पाहत येऊन त्याचाच उल्लेख करून हे सगळी नामे रूपे पाहत राहणे हे लोचनाला व्यवहारातलं दर्शन आहे जागृती व्यवहारात आला तरीही माझी परमात्म्याची रूपे असं तो लोचनांना सांगतो आणि लोचनाचा संबंध नसतो त्यांना परमात्म्याच्या सतत सत्स्वरूपाचा अनुभव घेत राहतो आता सत्स्वरूपाचा अखंड अनुभव आणि नामरूप काली सुद्धा अनुभव आणि नामरूपांचं मिथ्यात्व म्हणजे व्यतिरेक ज्याला समजला तो मनाने आणि लोचनाने श्रीहरी पाहतो याला भगवत कृपा व्हावी आणि भगवत कृपेनंतर सद्गुरूंचा लाभ व्हावा आणि सद्गुरूंकडून दृष्टी घेऊन यावी म्हणजे मग लोचनी अधिष्ठान दर्शन होत राहत आणि ज्याला अधिष्ठान दर्शन होत राहत त्याचं ती सगळी कोणतीही रूपे पाहिली तरी सुखभंग होत नाही आपलं अबाधित सुख राहतं समाधान राहतं आता भजन करीत करीत तो इथपर्यंत आला भजन केली केलं देव प्रसन्न झाले देवाने गुरु भेटवून दिले गुरूंनी दृष्टी दिली जाणता भक्त झाला तरी आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहिला गुणी प्रीती राखे आता त्याच प्रेम जडलंय ते काही सोडवत नाही नाही भजन केलं तरी त्याचा आता अडत नाही पण सवय लागली म्हणून करीतही राहील म्हणून त्या भजनाने आता जास्त काही मिळायचं नाही आणि मिळालेलं आता बिघडायचं पण नाही आता कशाने जास्त भजन आता सुरू आहे त्याला ती सगुणाची प्रीती तशीच आहे पुन्हा त्याला विठोबाला हार घालावा वाटतो घालू आणि हार नसला तरी त्याचा आता फार बिघडत नाही माझं बिघडतं सोमवारी जर बेल मिळाला नाही तर संताप संताप ही सगुणाची प्रीती माझी छान आहे वाखाणण्यासारखी आहे पण तो संताप येतो तो फार तिरस्करणीय आहे पण तो येतो याचं कारण आहे मी भक्त आहे महादेवाची पण जाणता भक्त नाही संताप येतो याचं कारण जाणते पण नाही आणि त्याच्यासाठी देव पाहिजे इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर ही भक्ती आहे कोण सरस करतो शांत एकादशीचं जागरण झालं रात्रभर भजन कीर्तन झालं द्वादशीची पहाट उगवली आणि तुकोबा आपल्या धर्मपत्नीला म्हणतात आवडे काकडा अंग ओवाळायची वेळ झाली आणि ती आवडी संतापून ओरडते बाप जन्म तरी तूप पाहिलं होतं आणि त्या काळ्या पुढे तुम्हाला तो काकडा पाहिजे तुमच्या घरात आल्यापासून माझ्या आयुष्यात तुपाचं दर्शन नाही काकडा करायला कोरी चिंधी लागते मी नाही पाहिले तुमच्या घरात तुम्हाला काकडा पाहिजे तूप आणा आधी तूप त्या काळ्याला काय लागत तिचा काकडा सुरू झाला तिने काकडा आणला नाही आणि तुकोबा म्हणतात भक्तीची या पोटी बोध का पंच प्राण पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ही काकड्याची ही आरती याची रचना त्या घडी क्षणी घडलेली रचली गेली आहे काकड आरती नाही उपकरणाशिवाय साधनाशिवाय ज्या भक्तीचं काही साधत नाही त्याला जाणती भक्ती म्हणतात हा काकडा असलं तरी देवाला दिसतोय नसलं तरी दिसतो प्रकाशरूप स्वयंप्रकाश त्या स्वयंप्रकाशाला आम्ही काय ओवाळायचो स्वयंप्रकाश मानस्य मी राजनम विभो हो, हो. हे असं ज्याला बोललं देवाचं स्वरूप आणि मी जो वाळला पाहिजे असं तरी काय हट्ट आणखी कोणत्या तरी देवळात माझ्या विठोबाच्या पुढे कोणीतरी काकडा ओवाळीतच असेल नाही त्याला काकडा मिळायचा तो त्याची सोय करूनच घेतो कोणाच्या कडून का मिळेना तर मी जमायला पाहिजे असं थोडीच कोणी फुलं वाहिले ना तर आपण कल्पना भावना करावी की हे फुलं मीच वाहते द्या हो दोन फुलं ठीक आहे मागतो हा भक्तपणा आहे पण भक्तपणातून जाणते भक्तपणामध्ये एकदा शिरून बघावं हो का याप्रमाणे आता जाणता भक्त हो सर्वत्र सदा असतं संतोष समाधान अधिष्ठानाची सतत ओळख आणि नामरूपाची फारशी दखल न घेणे गरज तेव्हा पाहिजे ठीक आहे तेवढ्या पुरतं त्याचं आणि ते संपलं की त्या नामरूपाला आपल्याला मिथ्यात्वाने बाधित स्वरूपाने स्वीकारताच आलं पाहिजे लोचनी पाहिज म्हणजे नामरूपे असतानाही अधिष्ठानाची ओळख कायम पाहिजे आणि लोचने मिटली तरी अंतःकरणाच्या ठिकाणी सतत अधिष्ठानाचा साक्षात्कार असला पाहिजे आणि तरीही जे वळण लागलं त्या वळणाप्रमाणे माझी मजूर झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे म्हणत राहा रामकृष्ण हरी गुणी प्रीती राखे सगुणाचं प्रेम काही आटत नाही गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा साधन परंपरा असते भक्तीची परंपरा आहे ज्ञानाची परंपरा आहे योगाची परंपरा आहे म्हणजे साधन परंपरा या साधन परंपरेलाही सांभाळतो कशासाठी सांभाळतो त्याचा हट्ट नाही त्याची ती हाऊस नाही ती ईश्वराची योजना आहे कारण एखाद्या सत्पुरुषाने साधन परंपरा जो सांभाळली नाही तर मागून येणाऱ्या साधकांची व्यवस्था राहत नाही आणि म्हणून लोकसंग्रहाची इच्छा ईश्वराची आहे ती आपली नसावी आपल्या इच्छेने नाही त्याच्या इच्छेने कुठे महाप्रसाद आहे वाढायला माणसं लागतात आपण जाऊन मी वाढते नाही म्हणायचं त्या व्यवस्थापकाने तुम्ही वाढता म्हटलं की वाढेल व्यवस्थापना करून योजना असून ती योजना आपल्यापर्यंत पोहोचली तर सहभागी होणे ईश्वरी योजनेमध्ये लोकसंग्रह करावा आपल्या हट्टाने केलेल्या लोकसंग्रहाने लोककल्याण होत नाही तो आपल्या अहंकाराचा विषय होतो तो भगवत चरणी मंजूर होत नाही आणि भगवंताच्या योजनेला नाकारणं हे दुसरं पाप आहे म्हणून त्याच्या योजनेत जे लागला असेल त्या योजनेत सहभागी व्हावं हे पुण्यकर्म आहे म्हणून ईश्वरी योजनेप्रमाणे तो लोकसंग्रहार्थ ती साधन परंपरा सांभाळत आणि म्हणून येणाऱ्याला हा तू आपल्या माळा करीत जा रोज पाठ माळा करीत जा तू गुरुवारचा उपास करीत जा एकादशीला देवदर्शनाला जात जा असं साधन सांगतो पाच मिनिट ध्यान करीत जा अशी मांडी घालीत जा गीता वाचित जा भागवत वाचित जा तो साधन सांगतो क्रमाक्रमाने सांगतो राखे क्रमो साधन तो दुराग्रही नसतो आता मी पोहोचलो आता मला काय कोणी येवो पण नाही सत्य कार्य न विद्यते भगवान सांगतात त्या काही करणीय नाही त्याला काय आग्रह पण त्याच्यात कडे करून आणि एकदा सिद्ध झालेला जो सत्पुरुष असतो ना विद्वान ज्ञाता त्याला खरंच काही करायला आवडत नाही त्याला लोकसंग्रहाची कामे म्हणजे लोकोद्धारामध्ये काही करावं असं त्याला बिलकुल आवडत नाही पण देव त्याच्याकडून लोकसंग्रह करवतो आणि ज्यांची लोकसंग्रह करण्याची पात्रता नाही त्यांना फारच करावं वाटतं विनोबा भावे आचार्य विनोबा भावे म्हणतात हे लोकसंग्रहाचं दुर्दैव आहे ज्यांचा करण्याचा अधिकार आहे त्यांना करू असं वाटत नाही आणि ज्यांची योग्यता नाही ते पुढे पुढे करतात असतो तो विषय आपला नाही आता पण लोकसंग्रहात लोकोद्धारासाठी काही मार्ग सुचवीत राहावं अशी ईश्वरी योजना असेल तर हे सर्वोत्तमाचे भक्त साधन परंपरा सांभाळतात लोकांना मार्गी लावतात सगुणाच्या भक्तीतून ते आले असतील सगुणाची प्रीती जोपासितच राहतात आधी नसतील ते सगुण उपासक पण तरीही ईश्वराने म्हटलं असेल तर ते सगुणोपासक होतात स्वामी विवेकानंद सगुणोपासक नाही पण त्यांच्या गुरुदेवांची ती इच्छा आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद कालीचे उपासक झाले आणि गुणी प्रीती राखी सगुण म्हणजे काही देव नाही असं नव्हे निर्गुण म्हणजे देव असंही पण नव्हे सगुण निर्गुण एकू गोविंद सगुण देव नाही म्हटलं तर मग देवापेक्षा वेगळं काहीतरी सिद्ध होत द्वैत सिद्धीसारखं पाप नाही आणि म्हणून गुणी प्रीती राखे त्याला तरी नाही तरी नाही प्रसंग येईल भगवत योजनेमध्ये त्याप्रमाणे तो चालतो असा जो जाणता भक्त झाला आपला भक्तीचा आनंद उपकरणावर आधारित नसाला मिळाले खूप फुलं तर छान आरास करा आणि नाही मिळाला तरी मन हे सुमन करून तुझ्या चरणी आरती ते संपलं एवढंच नाही ज्योती काकडे वाती निरांजन मिळाले तरी पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती संपलं का तेवढी माणूस पूजा करून पुरतं माणसाच्या पुढची परापूजा करून पुरत आणि पूजा नसली तरी पुरत काही करण्याचा विषय नाही ना परमार्थामध्ये अशी जी समतोल स्थिती प्राप्त होते आणि तरी भगवत प्रीती चित्तात राहते असा असणारा ज्ञाता भक्त आहे समर्थ म्हणतात असा जो ज्ञाता भक्त ज्ञानी भक्त तो मला मी जो सर्वोत्तम पुरुषोत्तम त्या मला अत्यंत प्रिय आहे आणि जनात मी ज्याला प्रिय झालो जो मला प्रिय झाला त्याच्या इतका कृतार्थ दुसरा कोणी नाही जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे जनी जाणता भक्त होऊन आहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुरी खाली खाली खाली खाली खाली कुंडली कवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय जय रघुवीर समर्थ